अध्याय दोनशे तिसावा नारद वर्णन सत्पुरुषांची लक्षणे युधिष्ठिर म्हणाला पितामह जो सर्व लोकांना प्रिय आहे ज्याचे सर्व प्राणी अभिनंदन करतात आणि जो सर्व गुणांनी संपन्न आहे असा कोणता पुरुष या भूतलावर आहे भीष्म म्हणाले हे भरत कुलश्रेष्ठा तू मला प्रश्न करीत आहेस त्या अर्थी या संबंधाने उग्रसेन व श्रीकृष्ण यामध्ये नारदासंबंधे जो संवाद झाला तो मी तुला सांगतो ऐक उग्रसेन म्हणाला श्रीकृष्णा ज्या नारदाचे केवळ नामसंकीर्तन केले तरी स्वर्गलोकाची प्राप्ती होते तो सद्गुण संपन्न असला पाहिजे असे मला वाटते तेव्हा त्यांच्या अंगी असे कोणते गुण आहेत ते मला कथन कर श्रीकृष्ण म्हणाला कुकुराधिपते नारदाच्या ठिकाणी कोणते सद्गुण वास्तव्य करीत आहेत ते मी आपल्याला संक्षेपाने सांगतो ऐका राजन नारदाच्या ठिकाणी शरीराला ताप देणारा असा सद्वर्तनासंबंधीचा अहंकार नाही आणि शास्त्रज्ञात व त्याचे आचरण ही अभिन्न आहे त्याचे आचरण शास्त्रज्ञेप्रमाणे तंतोतंत आहे म्हणूनच तो सर्वत्र पूरित झालेला आहे महाराज अस्वस्थता किंवा असमाधान कोप उतावीळपणा आणि भीती ही नारदाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत तसेच तो दीर्घसूत्री नसून शूर आहे म्हणूनच त्याचा सर्वत्र बहुमान होत असतो खरोखरच नारदाची अत्यंत उपासनाच केली पाहिजे कारण कामामुळे अथवा लोभामुळे त्याच्या वाणीमध्ये केव्हाही अमर्यादपणा आलेला नसतो परमात्मप्राप्ती संबंधाच्या विधीचे त्याला तत्वज्ञान आहे आणि तो सामर्थ्य संपन्न असून क्षमाशील सरल व सत्यवादी आहे तेज कीर्ती विवेकशक्ती ज्ञान विनय जाती आणि तप यामध्ये तो सर्वाहून श्रेष्ठ आहे त्याचा स्वभाव उत्कृष्ट आहे त्याच्या वास्तव्यापासून सुख होते त्याच्या भोजनाला आयास पडत नाही तो सत्पुरुषांचा चांगला आदर करतो तो निर्दोष आहे तो चांगले शब्द उच्चारतो कोणाशी हेवा करीत नाही आणि कोणाचेही अत्यंत कल्याण करतो त्याच्या ठिकाणी पातक नाही दुसऱ्यावर संकट ओढवले तर त्याला समाधान वाटत नाही वेदश्रवण आणि आख्याने यांच्या आधारे तत्वज्ञान करून घेण्याची त्याची इच्छा असते तो शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणार आहे आणि तो कोणाचा अपमान करीत नाही त्याचे वर्तन सर्वाशी सारखेच असल्यामुळे त्याला कोणी कोणत्याही प्रकारे प्रिय नाही आणि अप्रियही नाही तो मनाला अनुकूल असेच भाषण करतो आणि त्याचे शास्त्रज्ञान विपुल असून कथाही आश्चर्यकारक आहेत तो पंडित आहे आघाशी आहे शठ नाही त्याचे ठिकाणी दैन्य नाही तो कोपिष्ट नाही लोभी नाही आणि आजपर्यंत त्याचकडून अर्थासंबंधाने अथवा कामासंबंधाने केव्हाही कलह घडलेला नाही त्याचे सर्व दोष उच्छिन्न झालेले आहेत त्याची परमात्म्याचे ठाई दृढ भक्ती असून अंतःकरण पवित्र झालेले आहे तो घातुक नाही तो मोहरूपी दोषापासून अलिप्त आहे त्याचे अंतःकरण कार्यामध्ये आसक्त असल्याचे दिसले दिसते तरी तो कोठेही आसक्त झालेला नसतो आणि त्याचा संशय चिरकाल टिकणारा नसतो तो उत्कृष्ट वक्ता आहे अभिलाषा उत्पन्न करणाऱ्या कार्यामध्ये त्याचे लक्ष नसते तो केव्हाही आत्मस्तुती करीत नाही कोणाचाही द्वेष करीत नाही हेवा करीत नाही सौम्य भाषण करतो त्याला लोकांच्या नाना प्रकारच्या चित्तवृत्तींचे ज्ञान आहे तथापि तो कोणाची निंदा करीत नाही प्राण्यांचे परलोकी गमन आणि मृत्यूलोकामध्ये आगमन या संबंधाच्या विद्येमध्ये तो निष्णात आहे तो कोणाच्याही मताची निंदा करीत नाही तथापि आपल्याच मतावर अवलंबून असतो त्याचा काल केव्हाही व्यर्थ जात नाही आणि त्याचे अंतःकरण त्याच्या अधीन आहे त्याने परिश्रम करून ज्ञान संपादन केले आहे समाधीचा कितीही अनुभव घेतला तरी त्याची तृप्ती होत नाही तो सदैव योगामध्ये आसक्त झालेला असतो त्याचे अवधान केव्हाही नष्ट होत नाही दुसऱ्यांनी आपल्या कल्याणासाठी एखाद्या कार्यावर त्याची योजना केली तर तो निर्भीडपणे ते कार्य करू लागतो तो दुसऱ्याच्या गुह्य गोष्टी केव्हाही बाहेर फोडीत नाही द्रव्यप्राप्ती झाली म्हणून त्याला आनंद होत नाही आणि ती झाली नाही म्हणून क्लेशही होत नाही व त्याची बुद्धी स्थिर असून अंतःकरण कोठेही आसक्त झालेले नसते म्हणूनच त्या नारदाचा सर्वत्र बहुमान होतो अशा प्रकारच्या सर्व गुणसंपन्न दक्ष शुचिरभूत पीडारहित कालज्ञ आणि प्रियज्ञ पुरुषावर कोण प्रीती करणार नाही ओम तत्सत